ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमंत मुद्गल पुराणातील पहिल्या खंडातील बेचाळीसावा भाग आता मी वाचणार आहे त्याचं नाव आहे दंभासूर विजय दंभासूर विजय नाम ओके ओम श्री गणेशाय नमहा मुद्गल सांगती दक्षास दंभाच्या नगरी महोत्सवास जनकरिती सोल्हास काही काळ महाभागा एके दिनी सुहुंड तैसा हुंड महाबल रुक्म केतू तो प्रचंड दंभासुराचे राजधानी उदंड जमले दैत्यही सर्वही मद्यप सकोप क्रोधासूर कामासुर बलाढ्य राम रामभासुर इत्यादी बहुत आले असुर दंभा समीपत्या वेळी ते सर्वही प्रणाम करून महात्मे म्हणती दंभासुरा पूजन उत्सव करण्या देवनाशन महाराज स्वस्थ काय बसलात आम्ही सर्वही तुम्हा प्रत विज्ञप्ती करण्या आलो समस्त आपुल्या बळे त्रिभुवनात असुर राज्य पसरवूया तुझ्या आज्ञेत राहात दैत्यदानव राक्षस प्रणत ब्रह्मांडी तुझ्या नसत बलवंत दंभराजा कोणी यश तेज तुझ्या सम कोणाचेही नसे कर्म आज्ञा देत आज्ञा देता अनुपम शौर्य जिंकू सारे जग दैत्य दैत्येशांचे वचन ऐकून दंभ दैत्य मनी हर्षून भावयुक्त मने भावयुक्त मने अनुमोदन देई त्यांच्या सूचनेला माझ्या मनातले बोललात जे इष्ट तैसे हित असत तुमच्या सहाय्ये अल्पावधित जिंकीन चराचर जगसारे ऐसे देऊन आश्वासन शुक्रगुरूंना तेथ आणून त्यांचे मत विचारून नगरांतून निघाल्या तई अपार सेना चतुरंगयुक्त दंभासुराची नृपांसी जिंकित पृथ्वी तळी ते प्रतापयुक्त नंतर जाती पाताळी तेथ नागांसी जिंकती नंतर स्वर्गांवर नंतर स्वर्गांवर वारी करीती तेव्हा देव सारे त्याग त्यासवे लढती इंद्र नेतृत्व करीत्यांचे त्यावेळी दैत्यगण बहुत वज्रपाते दग्ध चूर्णित चित्तीत झाले भयभीत रणभूमी सोडून पळाले ते परी दंभासुर लढत आपुल्या अमित वीर्ये गर्वित चक्रघाते देवेंद्रा मूर्छित केले त्याने त्वेषाने देवांवरी बाणवृष्टी करी घायाळ विद्ध त्यांसी करी संज्ञा मिळता झडकरी इंद्रपळाला माघारी जीविताशा त्याच्या चित्ती देवगण त्यासी अनुसरती दैत्य बैसला ऐरावती विराजला दे, देवेंद्रास नीतो दंभ अमरपुरीत जात आपुल्या स्वजना हर्षती बहुत इंद्रदेवगणांसहित शरण गेला ब्रह्मदेवासी ब्रह्मजाता विष्णुप्रत विष्णू शिवाचा आश्रय घेत शिव होऊनी क्रोधयुक्त त्वरित आला रणात त्या दैत्यराजा आव्हान देत येई म्हणे तू लढण्या त्वरित तेव्हा दैत्य दैवे दैवा देवा तेव्हा दंभदैत्य दैत्येशांसहित सज्ज होऊन पातला देवदैत्यांचे रोमहर्षण युद्ध झाले परमदारुण परस्पर विनाशन चाळीस दिवस अविरतताई भीती संयुक्त युद्ध झाले रक्ताचे नद वाहले प्रेते पडुनी ते रंगले उभय पक्षींच्या वीरांची तेव्हा दंब क्रुद्ध होतो देवांशी तीक्ष्ण देवांशी तीक्ष्ण बाणानी ताडित देवराज पडती मूर्छित रणभूमीवर त्या समयी शंभू त्रिश शंभू त्रिशुलाने ताडित त्या महाबळासी क्षणात दैत्यभूमीवरी पडत परिउत्साहे पुन्हा परिउत्साहे उठे पुन्हा आपले आपले बलवंत चक्र सोडित शंकरावरीत अकस्मात त्या चक्राने मूर्छित होत अर्धा प्रहर शिवशंकर दैत्यराजांचे अद्भुत महावीर्य पाहून खुणबाधित माघारा पळाला वनात देवांसहित भव भय विवल देवेंद्र ऐसी माघार घेता दैत्यनायक त्यांना हसती अमरावतीत प्रवेश करती आनंदाने परिपूर्णते नंतर दंभासुर नेमित दैत्यनायका सत्यलोकात वैकुंठात कैलासात अमरावतीत अधिकारपदी अनेक देव सदनात दानवांसी तो निवास देत ऐसे करून कर्म अद्भुत परतला स्वनगरीत शोभन ऐसा तो उन्मत्त करीत त्रैलोक्याचे राज्य मजेत धर्म का, धर्मकार्ये नष्ट करा म्हणत आज्ञा देई त्यासाठी तत्काळ दैत्य जाती ब्राह्मणा बांधून मारिती यज्ञशाळा ते ध्वंसिती यज्ञवृक्ष बहुतोडिले तीर्थाचा लोभ तीर्थाचा लोप केला देव मंदिरे नेली रसा तळाला नानाविध प्रकार केला कर्माचा लोप त्यांनी त्यांच्या भये कोणी भ्रष्ट होत कोणी विप्र झाले मृत काही वनी पलायन करीत सिंह व्याघ्रादी संकुलजे तेथ संध्यादी कर्मविहीन न स्वाहा न स्वधा पावन वषटकार लोपला विघ्न वर्णाश्रम धर्मी आले असे दंभाच्या राज्यात होत वर्णसंकर युक्त प्रजा जगात देवगण तेने भयभीत यज्ञाहुती नष्ट झाल्या मृतप्राय अथवा मृत ब्राह्मण झाले अर्धमरत तेव्हा ब्रह्मदेवासी देव विनवीत तुझ्या विना कोण रक्षिला आता हे कमलासना तूच आता तूच आमचा प्राण धरता सर्वांचा तू तुझ वीण गती नग देवांसी तूच ब्रह्म भावित आमचे रक्षण करी संकटात दंभासुराचे भय अविरत भिवती आम्हा सर्व देवांसी यज्ञ कर्म नष्ट झाले त्याने आमचे भोजन संपले म्हणोनी महा झाले देव सर्व ही उदास मनी तूच अभय आम्हा दिलेस तूच आम्हा पाळीलेस भुकेने झालो कासावीस तुझ्या पुढ्यात प्राण सोडू ओमिती श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमन्मोद्गले महापुराणे चरिते वक्रतुण्डचरिते विजयो नाम द्वि द्विचत्वारि द्विचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय बेचालिसा वा सम्पूर्ण